भरोशाचा वेधा मेंढकांचा राजा एक सांप आणि सावधगिरीचा अमूल्य पाठ प्रिय वाचक हो हे शब्द मी मनातल्या मनातून तुमच्यासमोर मांडतो प्रेमाने आणि जिव्हाळ्याने तुम्हाला या गोष्टीकडे आमंत्रित करतो जणू काही मी स्वतःच्या अनुभवातून हे सांगत आहे ही गोष्ट विश्वास धोका आणि निर्णयाच्या परिणामांभोवती फिरते एक शांत झऱ्याजवळील आनंद आणि त्यात उगम पावलेला एक गुढ साप जो सौम्य बोलूनही हळूहळू सर्व काही बदलतो पुढे वाचताना तुम्हाला त्या मेंढकांच्या भीतीचे थरथर राजाच्या अंतर्मुखतेची वेदना आणि शेवटी सावधगिरीतून मिळणारी जिंकलेली शहाणपण याचे साक्षात्कार होईल आणि प्रत्येक ओळीत एक नवीन प्रश्न तुमच्या मनात उभा राहील आम्ही असंच फसणार का चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंक सोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया एका शांत झऱ्याजवळील झील एका शांत आणि निळ्या झऱ्याजवळ एक मोठा झील होता त्या झिलात अनेक रंगीबेरंगी मेंढक राहायचे ते सतत खेळत उडत आणि आपापल्या जगात मग्न असत झिलातल्या या मेंढकांच्या आनंदी जीवनावर अचानक काळोख पडायला लागला एक दिवस एका थरारक वळणावर एका धुसर आणि धोकादायक सांपाने त्या झिलाजवळ येऊन मेंढकांच्या जगात धुमाकूळ घालण्याचा निर्णय घेतला एक छुपा धोका साप शांतपणे त्या मेंढकांशी संपर्क साधण्यासाठी पुढे आला आणि म्हणाला मित्रांनो मला तुमच्याशी एक गोष्ट सांगायची आहे मी येथे एका ब्राह्मणाच्या शापामुळे आलो आहे मला तुमची सेवा करायला सांगितली गेली आहे मेंढकांचा राजा आणि इतर मेंढक हे ऐकून खूप आश्चर्यचकित झाले सांपाचा आवाज इतका गंभीर आणि मृदू होता की त्यांचं मन जिंकून घेण्यास त्याला काही वेळ लागला नाही सांपावर विश्वास करण्याचा निर्णय मेंढकांचा राजा सांपावर विश्वास ठेवून त्याने त्याला झीलच्या कामांसाठी मदत करायला सांगितलं आम्ही तुम्हाला आपल्या झीलात स्वागत करतो तुमचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही ऐकणार आहोत राजा म्हणाला मेंढकांनी सांपाला त्यांच्या घरात येण्याची आणि त्यांच्यासोबत राहण्याची संधी दिली काही मेंढक तर सांपाच्या पाठीत बसून आनंदाने फिरायला सुरुवात केली सांपाची खरी मनशा उघड होऊ लागते पण काही दिवसांनी गोष्टींना वेगळाच वळण येऊ लागला साप म्हणाला माझ्या पोटात काही नाही मला खायला हवंय पण माझी ताकद कमी आहे म्हणून मला तुमच्यापैकी एक खाण्याची परवानगी द्या मेंढकांचा राजा खूप विचार करून म्हणाला ठीक आहे पण फक्त तुमच्या शेवटच्या पाठीवर असलेला छोटा मेंढक खा तो आपल्या झिलासाठी फारसा महत्वाचा नाही संपाने आनंदाने त्या छोट्या मेंढकाला खाल्लं पण हळूहळू सांपाने असेच मेंढकांना फसवत फसवत सर्वांना खात सुरू केलं मेंढकांची जागरूकता कमी मेंढकांचा राजा हे पाहून खूप रडला आणि स्वतःला दोष दिला त्याला वाटलं जर मी सुरुवातीला सावध असतो तर ही अवस्था आली नसती पण सांपाचा लालच आणि कपट इतका वाढला की तो आता नेहमीच मेंढकांच्या मागे लागला शेवटचा एकटे शेष राजा आणि अखेर झिलात केवळ मेंढकांचा राजा उरला होता सांपाने पुन्हा तसा आग्रह केला माझं पोट रिकामा आहे मला खायला दे मेंढकांचा राजा सावध झाला आणि स्वतःच्या बुद्धीने म्हणाला मी आता फसणार नाही मला माझ्या लोकांसाठी जीव द्यावा लागेल पण मी आता सावध आहे राजाने सांपाला फसवण्यासाठी एक योजना आखली त्याने सांपाला बोलावून सांगितलं की झिलाच्या मध्यभागी एक मोठा थर तयार केला आहे जिथे सगळे मेंढक जमतील धोका ओळखून मात राजा मेंढकाने झिलाच्या मध्यभागी आपले काही विश्वासू मेंढक जमा केले आणि सांपाला तिथे बोलावलं हे माझे शूर मित्र आहेत आणि मी आता तुमच्याकडून सावध आहे राजा म्हणाला सांपाने आपली चालाकी दाखवायला पाहिली पण आता मेंढकांचा राजा पूर्ण सावध आणि शहाणा झाला होता त्या दिवसापासून सांपाला मेंढकांमध्ये प्रवेश मिळाला नाही शिकवण सावध राहणे हेच सर्वात मोठं शस्त्र आहे ही कथा आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते कोणत्याही व्यक्तीवर सहज विश्वास ठेवू नका आणि प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी विचार करा कधीकधी भोळेपणा आपल्याला धोका देऊ शकतो पण शहाणपणा आणि जागरूकता आपल्याला संकटांपासून वाचवू शकतात सत्यांची आठवण ही कथा मला मनापासून सांगायची होती कारण आपण सगळेही कधी ना कधी अशाच धोकाधंद्यांत अडकतो पण शहाणपण आणि धैर्य आपल्याला सदैव सुरक्षित ठेवू शकतात प्रिय वाचकांनो हे शेवटचे काही शब्द मी अगदी हलक्या आवाजात तुमच्या मनाला स्पर्श होईल अशा उबदार भावनेने लिहितो ही गोष्ट जरी मेंढक साप आणि झिलाबद्दल असली तरी तिच्या सावलीत आपल्यापैकी प्रत्येकाचं आयुष्य दडलंय कधी कोणावर विश्वास ठेवावा कधी थांबून विचार करावा आणि कधी स्वतःचं रक्षण करून शहाणपणे पुढचा पाऊल टाकावं हे सगळं जीवन आपल्याला दररोज शिकवत असतं आपणही कधी भोळेपणामुळे चुकीचे निर्णय घेतले असतील आणि घेतल्यानंतर मनात खदखडणारी पश्चात्तापाची जळजळ अनुभवली असेल पण आठवा सावधगिरी ही केवळ धोक्यापासून दूर ठेवणारी ढाल नाही ती स्वतःवर आपल्या निर्णयांवर आणि आपल्या अंतःकरणावर ठेवलेली एक प्रेमळ जबाबदारी आहे म्हणून एकदा स्वतःकडे शांतपणे पहा आपल्या जीवनात कोण साप बनून येतंय कोणती परिस्थिती आपल्याला फसवू पाहतीये आणि कुठे आपल्याला राजासारखा एक शहाणा निर्णय घ्यायचा आहे तुमचा अनुभव काहीही असो मला तो ऐकायला आवडेल खाली कमेंट किंवा तुमच्या भावना शेअर करा मी इथेच आहे मनापासून वाचण्यासाठी आपलं काळजी घ्या लवकरच नव्या पोस्टमध्ये पुन्हा भेटू कथेबाबत वाचकांच्या मनातील महत्त्वाचे प्रश्न या कथेतला मुख्य संदेश काय आहे या कथेतला मुख्य संदेश म्हणजे सावधगिरी आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याचं महत्त्व कोणावरही आंधळा विश्वास ठेवल्यास त्याचे धोकादायक परिणाम होऊ शकतात दोन मेंढकांचा राजा चुकला कुठे मेंढकांचा राजा सांपाच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवतो त्याने सुरुवातीलाच तपासणी किंवा विचार केला नाही हीच त्याची सर्वात मोठी चूक ठरते थ्री सांपाची खरी मनशा कशी उघड झाली सुरुवातीला तो स्वतःला सेवक म्हणून दाखवतो पण नंतर तो खायला हवा म्हणून एक एक मेंढक खाऊ लागतो त्यामुळे त्याचा कपट आणि लालच उघड होतो चार मेंढकांचा राजा शेवटी काय शिकतो तो शिकतो की विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करणे अत्यंत आवश्यक आहे शेवटी तो धोका ओळखून सांपाला दूर ठेवतो आणि स्वतःला वाचवतो पाच ही कथा आपल्या आयुष्यात कशी लागू होते आपल्या आयुष्यातही काही लोक किंवा परिस्थिती सांपासारखी गोड बोलून फसवू शकतात त्यामुळे प्रत्येक वेळी सजग राहणे आणि शहाणपणाने निर्णय घेणे महत्त्वाचे आहे गोष्ट किती समजली खालील प्रश्नांची उत्तरे द्या सांपाने स्वतःचा कोणता बहाणा केला दोन मेंढकांनी त्याच्यावर इतका सहज विश्वास का ठेवला तीन जर तुम्ही मेंढकांच्या राजाच्या जागी असता तर काय केले असते चार सांपाने पहिला मेंढक कसा खाल्ला पाच कथा वाचल्यानंतर तुमच्या मनात आलेला सर्वात मोठा विचार कोणता